बाहेर बाहेर झाला सारा बारा माळ सैर भैर झाला सारा बारा माळ अंधारल्या पिंपळाला लागले गाखुळ सैर भैर झाला सारा बारा माळ अशा साऱ्या सुन्या सुन्या कुणी नाही कुणी नाही पारावर वेडा एक त्याला सुद्धा कुणी नाही दिशा साऱ्या सुन्या सुन्या कुणी नाही कुणी नाही पारावर वेडा एक त्याला सुद्धा कुणी नाही असायला कुणी नाही नसायला कुणी नाही भले बुरे काहीतरी बोलायला कोणी नाही असायला कोणी नाही नसायला कोणी नाही भले बुरे काहीतरी बोलायला कुणी नाही कुणी नाही कुणी नाही कसलीच गाज नाही पारतल्या पण तिला भिजण्याची लाज नाही कुणी नाही कुणी नाही कसलीच गाज नाही पारतल्या पण तिला भिजण्याची लाज नाही धीमिराच्या पायी मग बाजू लागे चाळ तिमिराच्या पायी मग बाजू लागे चाळ सैर भैर झाला सारा वारा मा एक एक आला गेल आणि ठेवला पसारा सूर सूर जोडताना जाहलाच केर सारा एक एक आला गेला आणि ठेवला पसारा सूर सूर जोडताना जाहलाच केर सारा दिसभर खेळायाला मी रांधलेली चुल आता ती मिरात कशी मला मीच द्या फुल दिसभर खेळायला मी गारांधलेली रांधलेली चूल आता ती मिरात कशी मला मीच द्या फुल एक एक श्वास आता तुटणार थोडा थोडा उद्या इथे पारावर असेल का हाच वेडा एक एक श्वास आता तुटणार थोडा थोडा उद्या इथे पारावर असेल का हाच वेडा वेडातच रात गेली वेडात सकाळ वेडातच रात गेली वेडात सकाळ सैर फैर झाला सारा वारा रानुमाळ किड्या पाठोपाठ किडे लागे पिंपळा शिरीघ क्षण पळ तास दिन जमे कचऱ्याचा ढिग किड्या पाठ किडे लागे पिंपळा शिरीघ क्षण पळ तास दिन जमे कचऱ्याचा ढिग कचऱ्याला मोल नाही कुणी कसे खोल नाही कसे हात झुळतील समय तेल नाही कचऱ्यानं मोल नाही कुणी कसे खोल नाही कसे हात जुळतील समय तेल नाही पिंपळाच्या पानातून तीच जुनी सळसळ पान पान जपण्याचा तुझ जुना जुना चळ पिंपळाच्या पानातून तीच जुनी सळ सळ पान पान जपण्याचा तुच जुना जुना चळ ठिसाळ तो पार सार ठिसाळ ते मूळ ठिसाळ तो पार सार ठिसाळ ते मूळ सैर भैर झाला सारा बारा रान माळ सैर भैर झाला सारा बारा रान माळ अंधारल्या पिंपळाला लागले गाखोळ सैर भैर झाला सारा बारा माळ सैर भैर झाला सारा बारा